आई सावध व्हा सावध व्हा आई सावध व्हा दो दिवसाची तणही साची रसाची तनुजी साची सुरत रसाची करुणी मजा सुरत रसाची करुणी मजा गमजा करिता मनी उमजाना गमजा करिता मनी उमजाना सुख न पुढे हे सुख न पुढे रे पडेल वजा भाई सावध व्हा साठ बसाया ताक रुपयाचे सात तू धरवा बसेल घसरा धनावयाला बसेल घसरा मग विसरा हो गोड खवा मग विसरा हो गोड खवा भाई सावन भा भाई सावन भा सगे रे वंचक तोरे सगे रे वंचक तोरे जवर मिळविता तवर थवा जवर मिळविता तवर थवा शिते तवरती भूते भोवती शिते तवरती भूते भोवती कोण कुणाचा सखा जीवा भाई भाई नवरी बैसा मंचकी म्हणतील घ्याल हवा मंचकी म्हणतील घ्याल हवा बेटा बेटी हाती नरोडी बेटा बेटी हाती नरोडी बेटीला हा खूप समज ठिवा हरि भदा हरी ही भदा भई भा भा भई भाई